श्री नवनाथ कथासार अध्याय अकरावा मच्छिंद्रनाथाचे श्री गमन जालिंदरनाथाची जन्मकथा या अध्यायाच्या नित्यपठनाने सर्व प्रकारचे ग्रहदोष जातात आणि अग्निपीडा होत नाही अध्यायाला सुरुवात होत आहे गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिका आश्रमास शिवालयात गेला दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला प्रगट होऊन त्याने दर्शन दिले मग उभयता सालिंगन देऊन जवळ बसविले त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असं म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलवलेस तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी वया गोरक्षाची ओळख आहे तू ह्याचेकडून विद्याभ्यास करविला आहेस पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही याने तप केलेच पाहिजे यस्तव माझ्या आज आश्रमामध्ये ह्यास तू तप करण्याकरिता बसव मग ह्याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्य बसविले मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आपले पुन्हा बारा वर्षांनी भूट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जाबयास निघाला तो अनेक वर्षे तीर्थे करून शेवटी सेतुबंध रामेश्वराला गेला तिथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यास हृदय धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी आणि माझी भेट झाली भक्त्याने तेथे नातांचे आदर तिथे अगदी उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की श्रीराज्यात जाण्याचे तुम्हाला वचन दिले होतेस असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे असे हनुमंतांनी म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाला व तीन रात्री तिथे राहून ते दोघेही पुढे श्रीराज्यात जावयास निघाली ते थोडेच दिवसात तेथे करीत करीत श्रीराज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या फक्त स्त्रिया आहेत त्या राज्यकारभार सुयंत्र चालवीत असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले मग त्यांची षोडशोपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विलासाचे येथेच सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा होय तर आता ह्याच्यापासून तू आपली मनोकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तिथे तीन रात्री राहून परत पुढे सेतुबंध रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषय विलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला मच्छिंद्रनाथ विषय विलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले इकडे कुरुकुरात जन्मेजय राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा तिने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमया करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळय अग्नीने मदन जाळलेला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकेला पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली त्या मुलास पाहून बृहद्दवा राजा संतोष झाला त्यास राजाने आपल्या हाताने घेतले व त्याचे मुखे तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुराचना राणीकडे गेला तिचे रूप अगदी देवांगणीप्रमाणे होते कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटे मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा नारायणाने प्रसाद दिला आहे मी तर तुला एक पुत्र आहेच त्यास यांची पाठबळ होईल हे तास तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला त्याचे जालंधर असे नाव ठेवले ते दिवशी गावात साखर वाटली पुष्कळ द्रव्य दिले पुढे बृहद्रवा राजाने जालंधराचा व्रत बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून त्याने धुमीन प्रधानाला आपल्या जाण्यासाठी सांगितले प्रधान गेल्यावर धुमीन प्रधान आताशी दिसत नाही तो कुठे दूर गेला आहे काय म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारली असता ती म्हणाली तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठवले आहे तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळाबायस गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गाड्यांनो माझे आईबाप मला बायको करून देणार आहे तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्हाला असली तर मला सांगा असं त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे जिथून उत्पन्न व्हावयाचे ते स्थान आपण वर्ज करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असं मनात आणून तो अरण्यात निघाला गावाच्या गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली ती एकटाच राजा घाबरून धावत आला आणि तोही अरण्यात त्याचा शोध करू लागला अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली नंतर मुलाच्या वेगाने राजा व राणीस अतिशय दुःख झाले इकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्री सुवनवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला ती अग्नीने मुलास ओळखले मग चांगल्या ठिकाणी ह्या सोडले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतित पडला तेव्हा अग्नीने मूर्ती मंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालिंदराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आईबाप कसा हे विचारल्यावर अग्निने त्या सविस्तर जन्मकथा सांगितली अध्याय अकरा समाप्त होत आहे